भल्या माणसा ऐक बोल हे ते विसरू नको हर ते विसरू नको भल्या माणसा ऐक बोल हे ते विसरू नको हर ते विसरू नको किती कपडले ओस जीविते सोस दारू साधरू नको अर सोस दारू साधरू नको सोस दारू साधरू नको अरे पर थोडी थोडी घेतली म्हणून काय बिघडतंय वय अरे थोडी थोडी म्हणता गेले गोडे लागून फसले रे अरे थोडी थोडी म्हणता गेले गोडी लागून फसले रे पैसा अबरू नाव घराणे सर्व गमावून बसले रे अरे सर्व गमावून बसले रे सर्व गमावून बसले रे म्हणून सांगतो तुला ऐक रे भलत्या नादा लागू नको अर भलत्या नादा लागू नको म्हणून सांगतो तुला ऐक रे भलत्या नादा लागू नको अर भलत्या नादा लागू नको बाईल प्रेमळ गुणी लेख रे मरण तयावर लागू नको अर मरण तयावर लागू नको मरण तयावर लागू नको आणि चोरून त्या त्यासर काय होय अरे तेच तर मी तुला सांगतो ऐक की अरे भट्टी चोरटी ज्याची त्याची गट्टी कधी तू करू नको अरे भट्टी चोरटी ज्याची त्याची गट्टी कधी तू करू नको पळवाटा या सर्व चोरट्या खोट्या तिकडे वळू नको अरे खोट्या तिकडे वळू नको खोट्या तिकडे वळू नको आज सुखाची घडी जरी ही उद्या खडी हे विसरू नको अरे उद्या खडी हे विसरू नको पापा मागे लागून असल्या पश्चाता पापाऊ नको अरे पश्चाता पापाऊ नको पश्चाता पापाऊ नको संसाराचा सरळ मार्ग हा पैशासाठी सोडू नको संसाराचा सरळ मार्ग हा पैशासाठी सोडू नको घुरळ पाडून दुसऱ्या रे गरळ चोरून पाडू नको अर गरळ चोरून पाजू नको गरळ चोरून पाडू नको काय द्यास रे हजार डोळे त्यांना चुकवून पळू नको अर त्यांना चुकवून पळू नको काय द्यास रे हजार डोळे त्यांना चुकवून पळू नको अर त्यांना चुकवून पळू नको अडशील पडशील बघता बघता बलते करण्या जगू नको बलते करण्या जगू नको पटलं पटलं गडा तुझं म्हणणं हा पटलं